आला आला आला अहो काय आला आला आला आवाज रेडिओचा एकशे सात पॉइंट आठ एफ एम चा मिळवा माहिती आणि ज्ञान आनंद आणि रंजन त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी त्याला म्हणतात पुणेरी आवाज जी जी जी जी जी जी पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी रहा आणि आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहे रेडिओ पुनेरी आवाज one zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आजचे विशेष पाहुणे अरुण व्ही देशपांडे आपल्याबरोबर आहे एक लेखक आहे साहित्यिक रुची त्यांच्याकडून लहानपणापासून त्यांची साहित्यामध्ये रुची आणि बाल साहित्य भरपूर त्यांनी लिहिलं आहे आणि मोठ्यांसाठी त्यांनी लिहिलं आहे <laughs> बरेच त्यांचं पुस्तकं आहेत जे आपण आता त्यांच्याशी बोलताना त्याचे नावं वगैरे मी पण जरा पुस्तकांची रूपरेखा बघितलं आहे दिंगा मौज मस्ती असे बाल मुलांसाठी बालकलाकारांसाठी त्यांनी फार सुंदर सोपे भाषेत त्यांनी लेखन केलेत आणि प्रत्येक पुस्तकमध्ये काही ना काही एक क्रिएटिव्हिटी त्याच्यामध्ये दिसून येतो नावानी पण आणि चित्र आणि त्यांची जी रायटिंग आहे त्याच्याने आपल्याला माहिती पडतो की किती सुंदर त्यांचे विचार आणि त्यांना ते व्यवस्थित कसं ते शब्दरेषामध्ये आणून ते सुंदर सजवलं आहे त्यांची कविता म्हणा किंवा गीतं म्हणा किंवा बालसाहित्य म्हणा तर आज अरुण व्ही देशपांडे यांच्याशी आपण बोलणार आहे आजचे आपले खास पाहुणे आहेत एक मुलाखत कार्यक्रमचे तर अरुण व्ही देशपांडे यांचं खूप खूप स्वागत आहे नमस्कार आपल्या सर्वांना भेटून खूप आनंद होतो आहे आणि <laughs> एक मुलाखत या कार्यक्रमातून आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधायची ही जी संधी one zero seven point eight F M या रेडिओवरून मला प्राप्त झाली त्याबद्दल मी संयोजकाचे प्रारंभीच आभार मानतो कारण या निमित्ताने बालसाहित्य लेखनाच्या संदर्भात आपल्याशी मला काही हितगुज करता येईल हा आनंद फार मोठा आहे कारण बालसाहित्य आणि बालसाहित्यिक तसं दुर्लक्षित असतात असं सगळ्यांना वाटत असतं या परिस्थितीत काही तथ्य निश्चित आहे तर या दृष्टीने मी जवळपास पंचवीस वर्ष झाले बालसाहित्य क्षेत्रामध्ये एक लेखक कवी समीक्षक म्हणून वावर करतो आणि हे करत असताना एक कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मी पहिल्यांदा वावरलो आणि कार्यकर्त्यासोबत मी लेखक झाल्यामुळे कवी झाल्यामुळे त्या अनुषंगाने माझी पुस्तकंसुद्धा प्रकाशित होत गेली हो हो आणि माझं वास्तव्य बहुतांशी मराठवाड्यात झालं मी परभणीचा राहणारा मराठवाड्यातील मूळचा आणि आता सेवानिवृत्तीनंतर पुण्यात बावधनला स्थायिक झालेलो आहे पण तेव्हाचा जो लेखन प्रवास सुरू झालेला आहे तो आज तेही लेखन माझं चालू आहे ते यासाठी की लेखनासाठी आवश्यक असलेला जो लेखन ध स्वभाव असतो आपला तो माझ्या गुरुकडून जो मंत्र प्राप्त झाला आहे की सातत्य सराव आणि अभ्यास हे तीन सूत्र मी माझ्या लेखन प्रवासामध्ये कायमसोबत ठेवलेली आहे लेखनात सातत्य लेखनाचा सराव आणि स्वाध्याय स्वतःचा अभ्यास म्हणजे लेखन करणाऱ्यांनी असो किंवा वाचकांनी असो हे वाचन नियमित केलं पाहिजे वाचन हा फार मोठा संस्कार असतो आपल्या मनावर होणारा आणि मी तर स्वतः एक लेखक कवी आहे असं म्हणवतो तेव्हा तर ते माझ्या लेखन प्रवासामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे की मी माझं लेखन करत असताना ज्येष्ठ साहित्यिकांचं लेखन वाचलं पाहिजे माझ्यासोबत जे लेखन करणारे आहेत ज्यांना आपण समकालीन म्हणतो अशा समकालीन लेखक मित्रांचं सुद्धा मी वाचन केलं पाहिजे आणि इतर जे लेखन करतात नवीन पिढीतले त्यांचंसुद्धा मी लेखन वाचलं पाहिजे या प्रकाराने लेखन कसं करावं लेखन कसं केलं जातं लेखन म्हणजे वाचकांना काय आवडतं अशा पद्धतीचं एक अवलोकन केलं तर आपल्याला लेखन करणं खूप सोपं जातं आणि संस्कारक्षम लेखन करणे ही सर्वकालीन गरज आहे समाजामध्ये नित्य नवीन बदल होत असतात पण काही वैश्विक मूल्य एटर्नल व्हॅल्यूज ज्याला म्हणू आपण हे कायम असतंच आणि त्याचा प्रचार आणि प्रसार हा एक आपल्या लौकिक जीवनामध्ये प्रत्येकानं आपलं जीवन कर्तव्य मानलं तर हे खूप महत्त्वाचं काम आपल्या हातून होऊ शकतं अगदी याच उद्देशाने मी आपल्या उमलत्या पिढीवर लेखन संस्कार करण्याचं कार्य जे पंचवीस वर्षापासून सुरू केलेलं आहे जे कवितेच्या स्वरूपात आहे जे गोष्टींच्या स्वरूपात आहे ज्याच्यामध्ये बोध आहे मनोरंजन आहे आणि संस्कार आहे या तिन्ही पद्धतीनं कारण असं म्हणतात की जो मनोरंजन करी मुलांचे जडले नाते प्रभूशी तयाचे या भावनेची प्रचिती या बालसाहित्य लेखनामध्ये निश्चितच येते नक्कीच मग मुलांनाही गोष्टी ऐकणं आवडतं आजोबा आजींचं महत्त्व त्यांच्या भावविश्वात यामुळेच आहे आपण कितीही म्हणलं की आजोबा आजी जरी दूर असले तरी त्या नात्याची ओढ नातवात आणि आजी आजोबामध्येही असतेच कारण असते या ज्येष्ठ पिढीकडूनच नवीन पिढीवर संस्कार होत असतात आणि मुलांचं एक भावनिक नातं आईबाबांच्या बरोबरीनं किंवा थोडंसं आजकालच्या युगातल्या सर्व्हिसवाल्या आईबाबांच्या त्यांच्या सहवासात खंड जो पडतो त्याची भरपाई आजी आजोबांच्या सहवासातच होत असते त्यामुळं ज्या ज्या घरामध्ये आज तुम्हाला आजी आजोबा आणि नातवंड यांचा सहवास घडताना दिसेल त्यावेळेला तुम्हाला याची प्रचिती नक्कीच येईल की या नातवंडावर आजी आजोबांच्या सहवासामध्ये अनेक संस्कार झालेले आहेत ते शब्दातून व्यक्त होत नसतील कदाचित पण ते आचरणातून होतात वागण्या बोलण्यातून होतात आणि मग त्यांना आपल्याला कळतं की ही नातवंड किंवा ही लहान मुलं नक्कीच त्यांच्या आजो आजोबांच्या सहवासामध्ये आहेत तर हे संस्कारांचं महत्त्व आपण जर ओळखलं तर प्रत्येक पिढीवर संस्कार करण्याचं महत्त्वाचं कार्य आपल्या हातून नक्कीच होतं आणि हा एक मोठा सामाजिक सेवेचा भाग आहे ज्यांना आपल्याला अत्यंत उच्च दर्जाचं आत्मिक समाधान लाभू शकतं जे लेखक आणि कवीसाठी मी गेल्या पंचवीस वर्षातून अनुभवतो आहे यामध्ये मी मुलांसाठी गोष्टी लिहिल्या कविता लिहिल्या या काही गो कविता संग्रहाचं मी तुम्हाला जरूर सांगू इच्छेन तर हा असा हा माझा थोडक्यातला लेखन संदर्भातला माझं मनोगत तुमच्याशी शेअर करताना मला खूप आनंद वाटतो आहे हो अरुण वी देशपांडे सर खूपच सुंदर तुम्ही आपला जे साहित्यिक जगत आहे त्याच्याबद्दल तुम्ही आपल्या श्रोता मित्रांना माहिती दिला आणि एक विचारायचं म्हणजे हे साहित्यिक जगात तुमची सुरुवात कशी झाली तुम्ही कसं या लेखन कार्यामध्ये आले हां त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की मी शालेय जीवनापासून पट्टीचा वाचक मी ज्या ज्या गावाला आता माझे वडील बँक सर्व्हिसमध्येच होते मी स्वतः बँकेत सर्व्हिसला लागलो या निमित्ताने बदल्यामुळं अनेक गावं आमची फिरून झाली तर माझं लहानपण ज्या ज्या गावाला गेलं त्या त्या गावातील वाचनालयातली सगळी पुस्तकं मी वाचून काढलेली तर जवळपास पंचवीस वाचनालय तरी नक्कीच निघतील गावगावची की जिथे मी वाचनालयाची वेळ चार ते आठ असेल तर मी पावणे चार ते रात्री सव्वा आठ म्हणजे वाचनालय बंद होईपर्यंत त्या वाचनालयात बसून असायचो <laughs> आणि प्रचंड वाचन करत गेल्यामुळं माझ्यातला लेखक आणि कवी हा घडत गेला की मला तीव्रतेने वाटायचं की आपण लिहून पाहावं आणि मग शाळेतून शाळेत असताना भाषा विषय मराठी असो किंवा हिंदी यामधलं ले निबंध लेखन याच्यामध्ये अतिशय आवडीने मी सगळ्यापेक्षा वेगळं कसं लेखन होईल किंवा तसा विषय तो फुलवायचा हे पहिल्यापासून मला सवय लागल्यामुळं मग निबंध लेखन प्रवास वर्णनं व्यक्तिचित्रणं हे असे लिहून गुरुजींना म्हणजे सरांना दाखवण्याची आवड लागली आणि मग त्या त्या वेळेला सरांनी प्रोत्साहन दिल्यामुळं मग ही आवड अधिक फुलवत आली मग कॉलेजमध्ये विविध लेखन स्पर्धा व्हायच्या कॉलेजची मासिकं निघायची त्याच्यामध्ये मग कविता आली निबंध लिही किंवा दिनविशेष असतील त्या त्या दिनविशेषावर सुद्धा लिहायचं मग हे लिहायचं म्हणजे आधी वाचायचं मग आधी वाचायचं म्हणजे ते पुन्हा लिहून काढायचं ते लिहून काढले की त्याच्यावर पुन्हा पुनर्लेखन संस्कार करायचे अशा पद्धतीने ते लेखन सिद्ध होत गेल्यावर जेव्हा ते फायनल लेखन व्हायचं तेव्हा ते निश्चितच इतरांपेक्षा वेगळं असायचं <laughs> फारच सुंदर तुम्ही आपला सुरुवात कशी झाली लेखनाची हे तुम्ही माहिती दिल्याबद्दल आनंद वाटतोय की कुठेतरी आपण जेव्हा जेवढं जास्ती वाचन करणार तेवढंच आपण जास्त लिहिता येणार आपल्याला आणि ते आपल्या आतला जे विशेष कवी आहे किंवा लेखक आहे तो बाहेर येतो आणि लोकांसमोर प्रत्यक्ष होतो नक्कीच कुठल्याही कला आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी त्याला खूपच मेहनत लागतो आणि सरांनी तसं केलंय तर आता घेऊया एक छोटासा ब्रेक ऐकूया एक फारच सुंदर गाणं आपण ऐकते पुणेरी आवाज one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा नमस्कार मित्रांनो परत एकदा आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रमचे आजचे आपले खास पाहुणे अरुण व्ही देशपांडे सर आहेत त्यांच्याशी आपण बोलतो आहे आणि लेखन कार्य कसं सुरू केलं त्यांनी आणि कशी त्यांची जी आहे एक विचार चालले की वेगळं कसं आपण करता येईल लेखन जगतमध्ये आणि त्यांनी ते करून दाखवलं तर ज्या पुस्तके तुम्ही बाल पुस्तके लिहिलेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला द्या मुलांसाठी गोष्टी आणि कविता लिहिताना त्याच्यामध्ये एक हेतू साध्य करण्याचा नेहमीच प्रयत्न केला जागरूक लेखक कवी या भूमिकेतून की मुलांचं मनोरंजन तर झालंच पाहिजे पण त्या मेसेज पण मिळालं पाहिजे हा त्याच्यातून एक संदेश <laughs> हो. त्यांना उपदेश करायचा नाही कारण हो. उपदेश मोठ्यांना जसा आवडत नाही तसं लहान मुलांना पण आवडत नाही <laughs> कारण उपदेश करणाऱ्यापासून ते दूर राहतात त्यांना माहिती आहे आपल्याला घरी सांगणारे सुद्धा खूप आहेत आणि बाहेर इथे सांगणारे भेटले तर ते काही रमत नाही आपल्यामध्ये मग त्याच्यासाठी त्यांना आवडतील अशा विषयातून त्यांच्याशी संवाद हा कवीला आणि लेखकाला साधता आलाच पाहिजे हा प्रयत्न केल्यामुळं मग मुलांसाठी मनोरंजनपर गोष्ट सांगताना असो किंवा कवितेतून त्यांच्यासाठी संदेश देताना त्यांच्या रोजच्या जीवनातील प्रसंगावर आधारित असंच लेखन करण्याचा मी प्रयत्न नेहमीच करत आलेलो आहे की माझ्या लेखनामध्ये तुम्हाला राजा राणीची गोष्ट परीची भुताखेताची अशी गोष्टी किंवा असं लेखन आढळणार नाही <laughs> जसं आपल्या रोजच्या जीवनामधलेच की प्रसंग आहेत घटना आहेत व्यक्ती आहेत त्यांचासुद्धा मुलांवर काय परिणाम होतो मुलं त्यांच्याकडून नेमकं काय शिकतात ते कोणत्या गुणावर प्रभावित होतात हे सगळं मी एक लेखक म्हणून निरीक्षण करत असतो की लेखकाचे कान आणि डोळे इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने ओपन असतात <laughs> की सगळ्यांना जे दिसत नाही ते लेखकाला दिसतं कवीला जाणवत असतं तर अशा पद्धतीचं त्याचं प्रतिसाद हे पाहता पाहता डोक्यामध्ये साठलेलं असतं किंवा सेव्ह केलं जातं आजच्या भाषेमध्ये सांगायचं हो. आणि जेव्हा केव्हा आपण लेखन करतो तेव्हा ते आपोआप त्या लेखनामध्ये येऊन जातं आणि मग वाचल्यावर आपल्याला कळतं अरे आपण हे तर तेव्हा पाहिलेलं आहे हे यांना भेटलेलो आहेत मग असे जे सार्वजनिक व्यक्तिमत्व उदाहरणादाखल असतात की कार्यकर्ते लोकांचे लोकप्रिय असे व्यक्तिमत्व आपल्या लेखनातून मुलांपर्यंत पोहोचवली तर त्याचा नक्कीच मुलांवर परिणाम होतो हो, आणि मग हो. त्यांना पटू लागतं की संस्कारांचं महत्त्व आहे नक्कीच काही पुस्तकं तुम्ही जे बाल साहित्य आहे त्याच्या नावं वगैरे सांगून थोडंसं रूपरेखा सांगितलं तर माझं बालसाहित्यातलं पहिलं पुस्तक त्याचं शीर्षक होतं स्वावलंबन आणि त्याच्यासोबत तिला दुसरं एक बागुलबुआ या दोन पुस्तकामध्ये प्रत्येकी पाच पाच अशा दहा गोष्टी या दोन पुस्तकामध्ये हे पुस्तकं प्रकाशित झालं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्याच्यानंतर माझं पहिली बालकादंबरी आली पाच सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी पाच सप्टेंबर याच्यासाठी की शिक्षक दिन परभणीला मी नूतन विद्यालय म्हणून जी शाळा होती मोठी नूतन म्हणतात त्याला त्या शाळेचा मी विद्यार्थी होतो इयत्ता नववीचा ते साल होतं एकोणीसशे चौसष्ट तर त्यावेळेला जे आम्हाला विज्ञानाचे शिक्षक होते शर्मा सर हे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्या शाळेचे मुख्याध्यापक होते मग गुरुदक्षिणा म्हणून द्यायची ही माझ्या मनातली भावना मी पाच सप्टेंबर शिक्षक दिनी माझ्या चंदर या बालकादंबरीचं प्रकाशन माझ्या त्या गुरूंच्या हस्ते केलं त्यांच्या शाळेमध्ये तर त्या सरांनी त्या दिवशी सांगितलं की ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी गुरुदक्षिणा आणि सर्वात वेगळा शिक्षक दिन आहे की माझ्या शिक्षकांनी लेखन होऊन त्याचं पुस्तक मला अर्पण केलं आणि माझ्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं तर त्या चंदर या बालकादंबरीतसुद्धा खेडेगावातल्या एका मुलाचं एक संघर्ष अशी छोटीशी गोष्ट आहे की तो अनेक आड़ी अडीअडचणीवर मात करून आपल्या गुरुच्या साह्याने एक मोठा पदवीधर होतो आणि आपल्या शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करतो अशी चंदर नावाच्या धडपड्या मुलाची ती बालकादंबरी होती त्याच्यानंतर माझा पहिला बालकविता संग्रह दोन हजार तीनमध्ये प्रकाशित झाला ज्याचं नाव गोडगोड चिकोबा गोडगोड चिकोबा गोडगोड चिकोबा त्याच्यानंतरचा दुसरा कविता संग्रह आला जो परभणीला अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन भरलं होतं तर त्या संमेलनामध्ये तो बालकविता संग्रह ज्याचं नाव माझा तिरंगा प्यारा नाव आहे अच्छा हां त्याच्यानंतर माझा तिरंगा प्याराला खूप लोकप्रियता मिळाली मला एक बालकवी म्हणून मी ख्याती प्राप्त झालो मला खूप चांगली ओळख मिळाली आणि त्याच्यानंतरचा कविता संग्रह आला धांगडधिंगा आणि मौज मस्ती <laughs> याच्यामध्ये सुद्धा मुलांनी कशी खेळलं पाहिजे कुठं खेळलं पाहिजे कोणाबरोबर राहिलं पाहिजे काय काय केलं पाहिजे या धांगडधिंगा मस्ती करत असतानाही मुलांना खूप शिकता येतं असं या कविता संग्रहातील कवितेमधून मी सांगितलं आहे त्याच्यानंतरचं गोष्टीचं पुस्तक निघालं गिरीबाबाची गोष्ट मोन्या नंतर रेणूची गोष्ट नंतर सोहमची गोष्ट अशी ही गोष्टीची पुस्तकं निघत निघत त्याच्यानंतरचं माझं मुलांसाठी ललित फार कमी लिहिलं जातं हो. तर मी मुलांसाठी एक ललित फॉर्ममध्ये पुस्तक लिहिलं ज्याचं नाव होतं पप्पूची पत्र जो आठवी नववी वर्गातला मुलगा सुट्टीमध्ये आपल्या आजी आजोबाकडे जातो त्या सुट्टीच्या दिवसात त्यानं काय काय पाहिलं काय काय दिसलं कोण कोण भेटलं त्यावर आधारित तो आपल्या आजी आजोबांना पत्र लिहितो तो संस्कार शिबिरात जातो तिथं काय शिकला एक कार्यकर्ते काका रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान करतात त्याचं महत्व त्याला कसं पटलं अशा अनेक विषयातून मुलांना एक पंधरा पत्रामधून मी ते दाखवलं आणि ते ललित लेखनाचं पुस्तक खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याला <laughs> त्याच्यानंतर थोड्या मोठ्या वयोगटातील मुलांसाठीचं मी पुस्तक लिहिलं पप्पूचा अल्बम ज्याच्यामध्ये मुलांच्या मनावर प्रभावित करणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिचित्रण आहेत त्याच्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये त्यांनी जी मोठी मोठी माणसं पाहिली त्या माणसांवर त्याला काय वाटलं हे तो आपल्या मित्रांना सांगतो त्या मित्रांना संवाद रूपामध्ये सांगण्याची कल्पना आहे त्याच्यामध्ये तो पप्पूचा आल्बमसुद्धा खूप गाजला तर पप्पूचा आल्बम नंतर मग माझं नंतर दोन पुस्तकं आली एक होतं रेणूची गोष्ट गोष्टीचं पुस्तक आणि आली आली परिराणी हे कविता संग्रह याच्यानंतरचं आला लेटेस्ट म्हणजे मस्त फिरू रे मस्त फिरू हा बालकविता संग्रह या बालकविता संग्रहाला बालकांनी आणि पालकांनी दोघांनी सुद्धा खूप छान प्रतिसाद दिला हे सगळं करत असताना मला अनेक ठिकाणी बालसाहित्याचे पुरस्कार मिळाले त्यानिमित्ताने मग मी बालसाहित्य संशोधनपर लेखन केलं आणि मग मराठवाड्यातील बालसाहित्य एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार हे पंचवीस वर्षाचा इतिहास मी शोधनिबंध लिहिला त्या शोधनिबंधाचं पुस्तक झाल्यावर त्याला दोन हजार आठ आणि नऊचा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला डी के बेडेकर बालसाहित्य राज्य पुरस्कार तर हे पुस्तक आज संदर्भ ग्रंथ म्हणून सर्व ठिकाणी वापरलं जातं तर याच्यामध्ये माझा उद्देश हाच होता की मराठवाड्यामध्ये वाड्यामध्ये पंचवीस वर्षात बालसाहित्य कशाप्रकारे लिहिलं गेलं तर त्यानिमित्ताने माझ्या सगळ्या दुर्लक्षित अशा बालसाहित्यिक मित्रांची कामगिरी मी लोकांसमोर आणली आहे मला समाधान मिळालं आणि त्यानिमित्ताने बालसाहित्य एवढ्या चांगल्या प्रकारे लिहिलं जातं हा उद्देशही मला सांगता आल्याचा आनंद साध्य झाला याच्यामधून सुंदर तुम्ही आपली यात्रा सांगितली पुस्तकांची आशा व्यक्त करतो आपला श्रोता मित्रांनाही आनंद वाटत असेल की एक लेखक आणि त्यांच्या पुस्तकाचं जग <laughs> खूप छान जग आहे याच्यामध्ये रमायला आवडतं सगळ्यांना आणि सर्वांना त्याच्याबरोबर सामून घेणं आणि एक छोट्यांना मोठ्यांना कसं संदेश देता येईल त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या रूपक त्याच्यामध्ये जसं अल्बम म्हणा किंवा ललित म्हणा पत्र म्हणा काही म्हणा असं वेगवेगळ्या स्वरूपात त्यांनी त्या देण्याचा प्रयत्न केला आहे ज्या मुलांनाही आणि मोठ्यांनाही फारच मनापासून त्या गोष्टींना किंवा त्या लेखन कवितांना वाचण्यात एक आनंद येतो एक मधुरपणा आतमध्ये निर्माण होतो तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये आपण अरुण व्ही देशपांडे सरांना आपण त्यांच्याशी त्यांचे विचार आणि त्यांचे साहित्य जगतबद्दल तर एक अजून विचारायचं म्हणजे साहित्य जगतमध्ये येणाऱ्या नवीन जे पिढी आहे त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देतात सर लेखन हे कुठल्याही स्वरूपाचं असो ते सर्वांना आवडावं सुबोध सरळ संस्कारक्षम असंच लेखन असावं कारण एक लेखक आणि कवी म्हणून आपली एक सामाजिक जबाबदारी आहे हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे नेहमी आणि लेखन हे गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे हे मनोरंजनपर जरी असलं तरी त्याच्यातून प्रबोधन झालं पाहिजे संस्कारक्षम कार्य झालं पाहिजे कारण आपण एका पिढीचं प्रतिनिधित्व करत असतो नव्या पिढीला घडवण्याच्या दृष्टीने त्यामुळे ही आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला माध्यम हे लेखन आहे त्यामुळं त्या जबाबदारीने जर आपण लेखन करत आलो तर याच्या इतका आनंद देणारी दुसरी गोष्ट नाही आहे याची अनुभूती मी गेली पंचवीस वर्षे घेतो आहे त्यामुळं नव्या पिढीला मी हे सांगेल की हे परिश्रमाचं काम आहे मन लावून करायचं काम आहे जबाबदारीच्या जाणीवेने करायचं काम आहे आणि याच्यामध्ये संयमसुद्धा पाहिजे हो. कारण तुम्हाला ओव्हरनाईट <laughs> स्टार होण्याचं एक नाही आहे किंवा खूप परिश्रम करावा लागतात आणि आपण अपेक्षा करू लागलो की मी खूप प्रसिद्ध झालो पाहिजे तर ही अशी अपेक्षा ठेवली मनात तर आधी सर्वात पहिले तुमचा भंग होईल कारण चांगल्या गोष्टीला फार उशिरा मान्यता <laughs> मिळत राहते फार उशिरा त्याचं कौतुक होतं हे जर अपेक्षा न करता आपण काम करत गेलो तर निश्चितच आपल्याला आत्मिक समाधान हे महत्त्वाचं आहे आता पुष्कळांना वाटतं की याच्यामध्ये मान मिळतोय धन पण मिळत असेल <laughs> तर धनाची अपेक्षा न करता मानाने जे धन मिळेल ते जरूर घ्यावं त्याच्यात <laughs> तुम्हाला जा अधिक जास्त आनंद मिळतो पण क्रिएशन ज्याला म्हणू कल्पनाशक्तीने प्रतिभाशक्तीने आणि शेवटी ही ईश्वरी देणगी आहे अशी माझी भावना असते हो. त्यामुळे त्या देणगीचा आदर करून जर आपण हे काम करत गेलो तर त्याला निश्चितच बहुमानाचं स्थान मिळतं अशी माझी भावना आहे <laughs> निश्चित सर एक सुंदर जे आहे विचार तुम्ही प्रकट केला आणि नवीन पिढीला संबोधन करत तुम्ही म्हटलं की मान आणि धन <laughs> या दोन गोष्टी लेखकाच्या विचारांमध्ये किंवा लेखक जे असतात त्यांच्यासाठी आपण असा विचार करतो त्यांना पैसे मिळत आहे म्हणून ते लिहितात चांगले <laughs> पण असं काही नसतो कारण काय सरांनी जसं सांगितलं की त्याच्यासाठी परिश्रम लागतो आणि एक प्रेमल मनही लागतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यायला लागतो तपस्या करायला लागतो त्याच्यानंतर ते साहित्य जगाचा जे आनंद आहे ते मिळत असतो आणि लोकांपर्यंत जे शब्द जातात मग त्याच्यामध्ये त्यांचा नवीन जग सुरू होतो हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना खूप वेळ घेणार आहे म्हणजे काही काळ घेतात पंचवीस वर्ष म्हणजे हा छोटा पिरियड नाही आहे मोठा पिरियड आहे आणि त्याच्यामध्ये सरांनी जे आत्तापर्यंत जे नाव त्यांनी मिळालं त्यांना किंवा कमावलं त्यांनी त्याच्यासाठी आपल्याला म्हणतात हिंदीमध्ये देर आहे दुरुस्त आहे सबर का फल हमेशा <laughs> मिठा होता है ये तो बहुत मिठा होता है हां हा, पेशंट तुमच्याकडे पाहिजे आणि तेव्हाच तुम्ही साहित्य जगतमध्ये किंवा ॲज अ लेखक म्हणून तुम्ही प्रख्यात होणार तर निश्चितच त्याच्यासाठी काही ना काही वेळ देऊन आपण काम करायला लागतो की जाता जाता मी सरांना एवढं सांगणार की तुम्ही जे साहित्य लिहिलं ते फारच सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये जे मार्मिक गोष्टी किंवा ते कवितांच्या स्वरूपात तुम्ही लिहिलं आणि ते लोकांना किंवा मुलांना जे फार आवडणारा शब्द तुम्ही लिहिला जसं एक मी म्हटलं दांगडदिंगा मौज मस्ती ते परत मी म्हणतो आहे आणि माझा तिरंगा झेंडा असे काही रेणुकाची गोष्ट असे काही जे पुस्तक आहेत पुस्तकांमध्ये तुम्ही एक सिंपल भाषाची वापर करून आणि ते आठवण राहील असे शब्द यूज केलेला आहे परिराणी परिराणी आली हे जे हे सगळ्या जे आहे ना सिम्पल वर्ड्स आहेत त्या मुलांना आवडणारे शब्द आहेत ते फारच अट्रॅक्टिव्ह आहे आणि लोकांना आणि मुलांना नक्कीच आवडेल तर सरांची ही मी म्हणणार की तुम्ही असंच सतत लिहत राहा <laughs> तुमच्या शुभेच्छा पाहिजे कारण वाचक आणि लेखक यांचा खूप भावनिक संबंध असतो हो <laughs> परस्पर पूरक आहेत लेखक लिहिणारे लिहितात पण वाचक नसतील तर काही उपयोग नाही आणि वाचकांनी सुद्धा प्रतिसाद दिला पाहिजे प्रेरणा हो, दिली हो. पाहिजे त्याच बळावर लेखक आपलं लेखन चालू ठेवू शकतो तर खूपच आनंद वाटला मला तुमच्याशी बोलताना आणि तुमचे अनुभव ऐकताना एक नवीन प्रेरणा मलाही मिळाला आणि आशा व्यक्त करतो आमच्या श्रोता मित्रांनाही तेच प्रेरणा त्यांना मिळाला असेल आणि नवीन काहीतरी क्रिएटिव्हिटी करताना काय म्हणतात वेळ लागतो तर तुम्ही त्याच्यासाठी तयार राहा आणि काही नवीन घडत असताना त्याच्यासाठी सपोर्ट हे करायला पाहिजे <laughs> कारण सपोर्ट नसेल तर मग ते अजून जास्त वेळ घेणार म्हणून त्याच्यासाठी आपल्याला जसं होत असेल त्या पर्याप्त आपला यथाशक्ती आपण सपोर्ट करायला पाहिजे तर सरांचा खूप खूप धन्यवाद या एपिसोडमध्ये येऊन आपले अनुभव व्यक्त केल्याबद्दल हो धन्यवाद पुढे केव्हा तरी तुम्हाला गोष्टी आणि कविता या माध्यमातून ऐकाव्याला मला जरूर आवडेल आपण त्या संधीची वाट पाहूया धन्यवाद <laughs> निश्चित सर तुम्हाला परत परत आम्ही बोलवणार आणि रेडिओ पुणेरी आवाजतर्फे तुमचा आवाज आणि तुमची गोष्टी तुमची कविता आम्ही प्रसारण करत राहणार श्रोता मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये बस एवढंच आणि परत एकदा सरांचा खूप खूप धन्यवाद आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज one zero seven point eight F M आनंदी रहा आनंद लुटा शिफ्टीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा पोपट म्हणाला पोपट म्हणाला मित्रांनो देवा घरचे लोट देवा लोट तुम्हा आम्हा सर्वांना एक एक शेपूट या शेपटाचे कराल काय या शेपटाचे कराल काय काय म्हणाली शिफ्टीने मी वारी भाषा घोडा म्हणाला घोडा म्हणाला ध्याना धरीन ध्याना धरीन मीही माझ्या शेतीने असेच करीन असेच करीन कुत्रा म्हणाला कुत्रा म्हणाला खुशीतीन देवा शिपुठल वित्राहीन सारखे माझे मुळीच नाही खूप खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन शेपूट फुगवीन खार म्हणाली पडेल थंडी पडेल थंडी तेव्हा माझ्या शेपटीची मल्लाच बंडी हे हे हे हे मकड म्हणाले जीवन कांगारू म्हणाले कांगारू म्हणाले माझे काय तुझे काय <laughs> शेपूट म्हणजे